पंचरत्न हरिपाठ श्री एकनाथ महाराज कृत हरिपाठाचे अभंग श्री गणेशाय नमहा हरिचिया दासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरि एक हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागता जन्म घेणे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेच झाले अंगे हरिरूप हरिरूप झाले जाणीव हरपले मी तूपणा गेले हरीचे ठाई हरिरूप ध्यानी रूप मनी एका जनार्दने हरि बोला हरी बोला हरी बोला नातरी अबोला व्यर्थ गलबला करू नका नको अभिमान नको मान मान सोडे मी तू पण तोची सुखी सुखी त्याने व्हावे जगा निववावे अज्ञानी लावावे सन्मार्गाशी मार्ग जया कळे भक्ती बळे जगाची मेळे न दिसती जनी मनी प्रत्यक्ष लोचनी एका जनार्दनी ओळखले ओळखिला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित सिद्धी लावी पिसे कोणतया पुसे नेले राजहंसे पाणी काय काय ते करावे संदेही निर्गुण ज्ञानाने सगुण ओस केले केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती एका जनार्दनी नाही यातायाती सुखाची विश्रांती हरी संगे जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप पूजा ध्यान जप त्यासी नाही वैकुंठ कैलाशी तीर्थक्षेत्री देव तया ठाव रिता कोठे वैष्णवांचे गुह्य मोक्षांचा एकांत अनंताशी अंत पाता नाही आदि मध्य अवगा हरि एक एकाचे अनेक हरि करी एकाकार झाले जीव दोन्ही तिन्ही एका जनार्दनी ऐसे केले नामाविणा मुख सर्पाचे ते बीळ जिवा काळ सर्प आहे वाचा नवे लांब जळो त्याचे जिणे यातना भोगणे जमपुरी हरिविण कोणी नाही सोडविता पुत्रबंधू कांता संपत्तीचे अंतकाळी कोणी नाही बा संगाती साधूचे संगती हरी जोडे कोटिकुळे तारी हरी अक्षरे दोन्ही एका जनार्दनी पाठ केली धन्यमाय व्याली सुकृताचे फळ फळ निर्मळ हरिविण वेदांताचे बीज हरी हरी अक्षरे पवित्र सोपारे जे एक योग याग व्रत नेमदान धर्म न लगे साधन जपता हरी साधनाचे सार मुखे गाता हरी हरी म्हणता कार्यसिद्धी नित्यमुक्त तोची एक ब्रह्मज्ञानी एका जनार्दनी हरि बोला बहुता सुकृते नरदेह लादला भक्ती विण गेला अधोगती पाप भाग्य कैसे न सरेची कर्म न कळेची वर्म अरे मूढा अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी घरी पैठा होय रावरंक हो का उंच नीच याती भक्तिवीण माती मुखी त्याच्या एका जनार्दने हरी हरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठी लागे नामामृत सेवी सावकाश मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे नाम नित्य घोष जयाचे मंदिरे तेच काशीपुरी तीर्थक्षेत्र वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे अविनाशाशी पाहे नाश एका तासा माझे कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहे तोची एका जनार्दने ऐशे किती झाले हरिनाम सेविले तोची एक भक्ती विना पशु कशासी वाढला सटवीने नेला कैसा नाही काय माय गेली होती भूतापासी हरी नाये मुखासी अरे मुडा पातके करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशील तू अनेक पात यातना यम करविल कोण सोडविल ते ते तुझला एका जनार्दने सांगता हे तोंडे आहा वाचारडे बोलताची स्वहिता कारणे संगती साधूची भावे भक्ती हरीची भेटी तेणे हरी ते ते संत संत ते ते हरी ऐसे वेदचारी बोलताती ब्रह्मा डोळसा ते वेदार्थ ना कळे ते ते हे आंधळे व्यर्थ होती वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष वेदे नाही ऐसे सांगितले वेदांची बीजाक्षरे हरी दोनी, एका जनार्दनी हरी बोला सत्पद ते ब्रह्म चित्पद ते माया आनंदपदे जया म्हणती हरी सत्पद निर्गुण चित्पद सगुण सगुण निर्गुण हरिपायी तत्सरिती ऐसे पैल वस्तूवरी गीते माझी हरी बोलियेले हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी अभिमानियासी तर नर्कवास अस्ति भाति प्रिय ऐशी पदे तिने एका जनार्दनी तेज झाले नाकळे ते कळे कळे ते नाकळे वळे ते नावळे गुरुविणे निर्गुण पावले सगुणी भजता विकल्प धरिता जिवा झडे बहुरूपी घरी संन्याशाचा वेश पाहोनी तयास धन देती संन्याशाला नाही बहुरूपी आला सगुणी भजला तेथे पावे अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी एका जनार्दनी ओळखिले ओळखिला हरी साठविला पोटी होता त्याची भेटी दुःख कैचे नर अथवा नारी हो का दुराचारी मुखी गाता हरी पवित्र तो पवित्र ते कुळ धन्यताची माय हरे मुखे गाय नित्यनेमे कामक्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐशा येते वैष्णवांचे गुह्य काढिले निवडूनी एका जनार्दनी हरि बोला हरि बोला देता हरि बोला घेता हसता खेळता हरि बोला हरि बोला गाता हरि बोला खाता सर्व कार्य करिता हरि बोला हरि बोला एकांती हरि बोला लोकांती देह त्यागा अंती हरि बोला हरि बोला भांडता हरि बोला कांडता उठता बैसता हरि बोला हरी बोला जनी हरी विजनी एका जनार्दनी हरी बोला एक तीन पाच मेळा पंचवीसांचा छत्तीस तत्वांचा मूळ हरी कल्पना अविद्या तेणे झाला जीव मायोपादी शिव बोली जेती जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग सिंधु तो अभंग नेणे हरी शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे रज्जुवरी बासे मिथ्या सर्प क्षेत्र क्षेत्र ज्ञाते जाणता ती ज्ञानी एका जनार्दनी बोला। कल्पने पाशुनी, कल्पिला जो ठेवा तेणे पडे गोवा नेणे हरी दिदल्या वाचुनी फळ प्राप्ती कैंची इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा वे ते जवळी चरण हरीचे चरण सर्व नारायण देतो तुझ न सुटे कल्पना अभिमानाची गाठी घेता जन्म कोटी कैस एका जनार्दने सापडली खूण कल्पना अभिमान हरी झाला काय पद्मनीचे षंढासी सोहळे वांझेसी डोहाळे कैची होती अंधापुढे दीप खरासी चंदन सर्पासी दुधपान करू नये क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा व्यर्थ आपले वाचा शिणवू नये खळाची संगती उपयोगासी नये आपणा अपाय त्याचे संगे वैष्णवी कुपथ्य टाकेल वाळूनी एका जनार्दनी तेची भले न ताठा नित्य खटाटोप मंडुकी वटवट तैसे तेगा प्रेमावीण भजन नाकावीण मोती अत अर्थावीण पोथी वाचुनी काय कुंकवा नाही ठावे म्हणे मी आहे व भावाविण देव कैसा पावे अनुतापी वीण भाव कैसा राहे अनुभवे पाहे शोधूनिया पाहता पाहणे गेले ते शोधूनी एका जनार्दनी अनुभविले परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी मना एक तास उरला खटवांग रायाशी भाग्यदशा कैसे प्राप्त झाली सापडला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला करारे बापानो साधन हरीचे जणी करणीचे करू नका जेणे बा न ये जन्मयमाची यातना ऐशिया साधना करा काही साधनाचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम एक हरी नाम जपता घडे एका जनार्दनी न घ्यावा संशय निश्चयसी होय हरिरूप बारा सोळा जणी हरिशी नेणती म्हणून फिरती रात्रंदिवस सहस्रमुखांचा वर्णिता भागला हर्ष जया झाला तेणे सुखे वेद जाणू गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैसे पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोच जाणे जाणते नेणते हरीचे ठिकाणी एका जनार्दने हरी बोला पिंडी देहस्थिती ब्रह्मांडे पसारा हरिवीण सारा व्यर्थ भ्रम शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरिसी जाणोनी हरीच झाले यारे यारे धरू नाम तारू भवाचा सागरू भय नाही साधुसंत संत गेले आनंदी राहिले हरिनामे झाले कृतकृत्य एका जनार्दने मांडिले दुकान देतो मोला विण सर्व वस्तू आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती तो लक्ष्मीचा जाणतसे सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलील ऐसे नाही जैसी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तू पाहे संचिताचे एका जनार्दने भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदसा निमाली दरिद्राची हरी कृपा होता भक्ता निगती दोंदे नाचती स्वानंदे हरिरंगी देवभक्त दोन्ही एक रूप झाले मुळीच संचले जैसे तैसे पाजळली ज्योती कापुराची वाती उबाळिता आरती भेद नुरे एका जनार्दनी कल्पेची मुराला तोच झाला ब्रह्मरूप मुद्राती पाचवी लावनिया लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष हरि दिसे कानिजे पेरिले डोळाते उगवले व्यापके भारले तोची हरी कर्म उपासना ज्ञानमार्गी झाले हरिपाठी आले सर्व मार्ग नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय कृपा होय तयावरी झाला हरिपाठ बोलणे येथून एका जनार्दनी हरि बोला ती श्री एकनाथ हरिपाठ समाप्त